न करता उपमानावर काम भागवायचं उदाहरण सांगतो म्हणजे जरा आपल्याला रूपक कसं असतं सांगतो म्हणजे लक्षात येईल उपमा कशी असती तीच लक्षात येईल सांगतो एखाद्या सौंद सौंदर्यवतीच्या मुखाला कवीने चंद्राची उपमा दिली चंद्र मुख कसं आहे चंद्राप्रमाणे आहे उपमा ठीक आहे दुसरा काय म्हणाला मुखरूपी चंद्र रूपक झालं मुखरूपी चंद्र आता काय करायचं रूपकाती शयोक्ती यामध्ये मुखाचा उल्लेखच करायचा नाही नुसतं चंद्रच म्हणायचं एक जण सांगत होता काल संकष्टी होती म्हणाला संकष्टी म्हणजे अगदी मे महिन्याच्या सुमारची हो म्हणजे अगदी दहाच्या आसपास चंद्रोदय याला लागली भूक लवकर आठ साडेआठला जेवायची इच्छा झाली त्याला मग आता काय करायचं दोन तास थांबणार कोण मग त्यानं काय केलं तशीच संकष्टी सोडली दुसऱ्या दिवशी काहीतरी मित्राशी बोलताना विषय निघाला काल म्हणाला मी लवकर जेवलो अरे तुझी संकष्टी होती ना हो संकष्टी होती अरे चंद्रोदय तर साडेदहाला होता आणि तू आठ साडेआठला कसं काय जेवला काय नाही म्हटला काय केलं ठोक आहे का घरचाच चंद्र बघितला आणि जेवलो म्हटला म्हणजे काय केलं यांना बायकोचं तू वाट बघितलं आणि जेवला <laughs> मुखाचा उल्लेखच करायचा नाही तसं ज्ञानेश्वर महाराज या संबंध अभंगामध्ये मनाचा उल्लेख न करता त्याला भ्रमराची उपमा देऊन भ्रमर या त्याला भ्रमर संबोधून काम चाललेलं आहे महाराज ऋण झुणू ऋण झुणू रे भ्रमारा सांडी तू अवगुणू रे भ्रमारा याचा अर्थ मनालाच सांगता येते असो सांगायचा मुद्दा असा की हे मन अतिशय वांड आहे म्हणून सगळ्या संतांनी त्याला मनाला टाळ्यावर आणण्यासाठी उपदेश केला अतिशय वांड साधकाची फरफट करणार आमचीच तऱ्हा अशी आहे असातला भाग नाही आहे अर्जुनानंही भगवंताकडे हीच अडचण मांडली बरं का अर्जुन म्हणतो भगवंता अरे चंचलम ही मन कृष्ण परमाथि दृढम तस्याहन निग्रह म्हणजे वायो रिवसु दुष्करम भगवंता हे मन आवरायचं म्हणजे वाऱ्याची मोठ बांधणं जितका अवघड आहे तितका तितका अवघड आहे म्हणाले भगवान काय म्हणाले अर्जुना काय थापा आहे एवढं मन आवृत नाही वय असं नाही म्हणाले अर्जुना तू म्हणतोयस ते बरोबर आहे बरं का तू मन आवरत नाही खराय असंशयम महाबाहो मनो पण त्याला ताळ्यावर आणता येतं बरं का कसं तर अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते बस अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च त्याला ताळ्यावर आणण्याचा हळूहळू हळूहळू आपण अभ्यास केला पाहिजे म्हणाले अभ्यासानं वाटेल ती गोष्ट साध्य होते लक्षात घ्या वाटेल ती गोष्ट ज्ञानेश्वर महाराज म्हणाले विषकी आहारी पडे विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे म्हणाले एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले विषकी आहारी पडे जर प्रॅक्टिस केलं तर विष सुद्धा पचवता येतं बरं का महाराज म्हणाले तुकाराम महाराज म्हणतात साधूनी बचनाग खाती तोळा तोळा हा साधूनी म्हणजे प्रयत्नपूर्वक प्रयत्न करून बचनाग खाती तोळा तोळा बचनाग हे अत्यंत जालिम विष आहे बरं का लक्षात घ्या जालिम विष आहे आपण या त्रिभुवन कीर्तीच्या गोळ्या बाजारात मिळतात त्या घेतो बघा जरा काही कणकण आली तर वगैरे तर त्या त्रिभुवन कीर्तीच्या गोळ्यामध्ये अत्यल्प प्रमाणामध्ये बचनाग वापरलेलं असतं ते जर योग्य प्रमाणात वापरलं तर ते औषध म्हणून उपयोगी पडतं नाही असं नाही परंतु ते जर प्रमाणाच्या बाहेर घेतलं तर ते जीवाला घातक आहे परंतु महाराज म्हणतात ज्यांनी त्याचं प्रॅक्टिस केलेलं आहे त्यांना तो ते लोक म्हणाले तोळा तोळा बचनाक खातात आणि का ते डोळा न पाहावे साधूनी वचनाग खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न पाहावे ओले मूळ भेदी खडकाचे अंग ओळे ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यास असे सांग कार्य असेल ती तुकाराम महाराज म्हणतात आपण बघितलं असेल जुनी बांधकामं किल्ल्याची असतील वाडे असतील चिरेबंदी बांधकाम जी असतील बघा त्याच्यावर पिंपळाची वडाची झाडं उगवलेली असतात कसं उगवत असेल ते एवढं पक्क बांधकाम आहे त्याला कोण पाणी घालणार नाही आहे उन्हाची आग एकदा सुरू झाली म्हणजे अक्षरशः भाजून निघतंय महाराज परंतु अशा परिस्थितीमध्ये ते वडाचं पिंपळाचं बी कुठं त्या पक्षाच्या विष्ठेतनं म्हणा किंवा वाऱ्यानं उडत कुठे येऊन पडत असेल कुठं त्याला जागा मिळते कुठं त्याला ओलावा मिळतो काय तेवढ्या ओलाव्यावर ते रुजतं कसं आणि कुठंतरी त्या बांधकामात फटीत वाट काढत काढत त्याला त्याची मुळं जातात आत आत आत आत आत इतकी आत जातात आपल्याला दिसताना एवढा एवढा शेंडावर दिसतो पण अक्षरशः आत अशी मुळं असतात एकदा माझ्या घरातलाच प्र, प्रकार घडलेला सांगतो गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीच्या खाली पिंपळाचं झाड उगवलं एवढं उगवलं मी दोन तीनदा त्याची पानं खुडून काढली असं बघितलं ते काय आवरायचं लक्षण दिसे ना पुन्हा चार दोन महिने गेले की पुन्हा फुटायचं सगळं शेवटी टाकी काढली काढली तर अक्षरशः एवढी मुळं गेली ती एवढा शेड्डा त्याचा वरती बरं का पण एवढी मुळं आत होती नशीब कुठं स्लॅबमध्ये घुसलं नव्हतं हे मुळ अशी आत जातात आणि ही चिरेबंदी बांधकाम जी आहेत ती उन्मळून टाकतात लक्षात घ्या ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग सिद्धी अभ्यासानं काय वाटेल ते होतं म्हणाले विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे म्हणाले अभ्यास जर केला तर समुद्रावरनं चालत जाता येणं सुद्धा शक्य आहे म्हणाले एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासही केले वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले मी आपल्याला उदाहरण सांगतोय नरसोबोवाडीच्या शेजारी कुरुंदवाड म्हणून गाव आहे तर तिथं येडूरकर शास्त्री म्हणून होते संहिता म्हणायचे संहिता कशी म्हणायची तुम्ही सांगाल तशी म्हणायचे वाटेल तशी अर्थात काय आपल्याला ते सांगाल तशी म्हटल्यानंतर काय कळत नाही कसा प्रयोग आहे ते सांगतो मी एकदा एकदा ते आमच्या घरी तीर्थरूपांच्याकडे आले ते मला आठवते तर त्यांनी नमुना दाखवला म्हणाले गीता तुम्ही सांगाल तशी म्हणतो म्हणाले सांगाल तशी सांगाल तशी म्हणजे कशी म्हणजे आपण कशी सुरुवात करतो धृतराष्ट्र उवाच इथपासून सुरुवात करायची आज आता पाठ झालाय लोकांचा यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर एवढं म्हणायचं आणि अशी गीता ओळीनं संपवतो त्यांना जर सांगितलं तुम्ही उलटीकडनं म्हणा गीता तर सुरू बघा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पारतो तिथनं सुरुवात करायची ते धर्मक्षेत्र शेवटी धृतराष्ट्र उवाच म्हणून थांबायचं <laughs> उलटी गीता म्हणा उलटी गीता म्हणा प्रत्येक अध्यायातला पहिला दुसरा पहिला दुसरा पहिला दुसरा प्रत्येक अध्यायातला श्लोक म्हणा प्रत्येक अध्यायातला पहिला तिसरा तिसरा पाचवा दुसऱ्या अध्यायातला असे असे म्हणा तसंही पहिल्या अध्यायातला पहिला दुसरा दुसऱ्या अध्यायातला दुसरा तिसरा तिसऱ्या अध्यायातला तिसरा चौथा चौथ्या अध्यायातला चौथा पाचवा असं जर वाटतेच तशी गीता म्हणायची अक्षर अशी संहिता म्हणत होते फक्त राहिलं तर काय की गीतेचं पार उघडायचं आणि त्याची अशी क्रॉस लाईन मारायची या लाईनवरची अक्षरं तेवढी सांगा म्हणायचं राहिलं तर बघा हे की वाघ ब्रह्म मी काल बोललो का सबंध ज्ञानेश्वरी ह्याकडेपासून त्याकडेपर्यंत पाठ असणारे लोक आहेत सबंध तुकाराम महाराजांची गाथा याकडेपासून त्याकडेपर्यंत पाठ असणारे लोक आहे एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही लक्षात घ्या गच्चीवर राजाराणी बसले ते बरं का समोर गोशाळा होती आणि सकाळी ती गाय व्याली ती संध्याकाळी झाडाखाली बाहेर बांधली ती तिचं ते असं गोजीरवाणं पाडस तिचं वासरू तांबडी होती गाय हरणासारखं दिसत होतं वरनं गच्चीवरनं त्या राणीनं बघितलं तिला असं वाटलं खरंच आपण तिथं जाऊया बरं का बरं वाटलं तिला किती छान वासरू आहे महाराज राजा राणी बसले ते महाराज आपण त्या वासराकडे जाऊया का जाऊया म्हणाले चला अले महाराज आणि राणीसाहेब आले मग तो मनुष्य तिथला जो गोशाळेचा होता मनुष्य तो तिथं आला मग राणी गेली आणि तिला काय आवरलं नाही त्या वासराच्या पाठीवरनं हात फिरावा असं वाटलं म्हणून ती गेली आणि त्याच्या हा पाठीवरनं हात फिरवायला लागली ती बिचकल हो एकदम बिचकल अशी उडी मारली उडी मारली म्हटल्यावर राणी घाबरली मागं सरकली राजा म्हणतोय राणी सरकार हे तुमचं काम नव्हे बर का ती म्हणते मला उचलायचं हो छे छे हे तुमचं काम नव्हे नव्हे तुमचं काम नव्हे म्हटल्यानंतर राणी विचारते राजाला मग महाराज आपण उचलाल का हो मी काय केव्हाही उचले म्हटले मी काय केव्हाही उचले राणीच्या मनात होतं की आपण हे करायचं ती म्हणाली असं करायचं दोन महिन्यांनी उचलायचं ठरलं ठरलं काय उचलायचं पैज कशी ठरली दोन महिन्यानं हे वासरू उचलायचं पायऱ्या दहा पायऱ्या वर चढून दिवाणखान्यात न्यायचं तिथं खाली ठेवायचं तिथनं परत उचलायचं आणि खाली आणून परत ठेवायचं पैज लागली झालं हा राजा विसरून गेला पण राणीनं पक्क लक्षात ठेवलं तर दोन महिन्यानं आपल्याला वासरू उचलायचे ती काय करायची रोज गोशाळेमध्ये यायची हळूहळू हळूहळू त्याच्या पाठीवरनं हात फिरवायची त्याला सवय लावली तिनं जरा कोळं कोवळं गवत द्यायची त्याला खायला हळूहळू संथावून त्याला असं शांत करून पाठीवरनं हात फिरवून हळू जसं जसं ते सवयीचं झालं तसं तसं ते तिनं त्या वासराच्या कडेनं पायानं पायाच्या कडेनं असे हात घालायची सुरुवात केली बरं का असे हात घालायचे हळूच उचलायचं पुन्हा खाली ठेवायचं असं करता करता करता त्या राणीनं पाठीवरनं हात फिरून गवत घातलं की ते वासराला एवढी सवय झाली की ते असंच उभं राहायचं आता आपल्याला राणी उचलणार म्हणून हा इतकी सवय झालेली अशी झालं दोन महिने झाले की हो रोजचा प्रयोग चाललेला आहे हा दोन महिने झाले दोन महिन्यात वासरू चांगलं मोठं होतं लक्षात घ्या हा झालं आणि दोन महिने झाल्यावर तिनं सरकारनं आठवण केली सरकार आपलं असं ठरलंय वासरू उचलायचं हा मी काय केव्हाही उचलेन म्हटलं चला जाऊया आणि मग काय दोघांची पैज लागलेली आणि ती पैज बघायला सगळे वाड्यावरचे लोक आले की हो सरकारी वाड्यावरचे लोक हे एवढी गर्दी राणे सरकारांची आणि सरकारांची पैज लागलेली आहे झालं वासरू उचलायचं ठरलं राजा आला ते वासरू बाहेर आणलं तर आता राजा म्हणजे काय केवढा त्याचा डगला काय त्याच्या मिश्या काय त्याचं ते एवढं मुंडास अमुक तमुक असं सगळं आला आणि त्याला वाटलं की काय काय उचलाय आपल्याला काय अशक्य काय असं म्हणून येऊन असं कवळ्यात घ्यायला गेला ते हो दोन महिन्याचं वासरू कन उडी मारली राजा उत्ताण बर बाकीची पैसे बघायला आलेले लोकांना टाळ्या वाजवायची पंचायत हो <laughs> राजा उत्ताना पडला म्हटल्यावर <laughs> राजा एकदा उठला असं झाडलं त्या बरोबर खजील झाला थोडासा मग राणीला म्हणतोय मला आलं नाही म्हणून काय तुम्ही उचलणार आहे काय म्हणाला म्हणजे हे कसं आहे ठेवू का नाक कापली तरी भोक शिल्लक आहेत म्हणण्यातला प्रकार हा तुम्ही उचलणार आहे का ती काय बोलली नाही बरं का तिनं काय केलं ते वासराजवळ गेली पाठीवरनं हात फिरवला जरा ते शांत झालं जरा त्याला असा चारा दिला त्याला ते लक्षात आलं आता आपल्याला राणी उचलणार म्हणल्यावर मग ते असं पाय करून उभारलं की हो तिनं कडे कडेनं असे हात घातले उचललं वासराला एक दोन तीन चार सगळ्या दहा पायऱ्यावर नेलं तिथनं खाली परत आणलं खाली ठेवलं टाळ्यांचा कडकडाट म्हणाल या अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी जर अभ्यास केला तर हे मन ताब्यात आणता येतं भगवान सांगतायत परंतु अभ्यासालागी कसू नाही तुझ्या अंगी आमच्या अंगात तेवढा कसही नाही हो अभ्यास करायचा मग दुसरा मार्ग काय दुसरा मार्ग अभ्यासेनं तू ते येण्याचे गृह येते वैराग्य वैराग्य तरी कुठलं आणायचं आणि वैराग्यानं मन ताब्यात आणायचं म्हणजे काय प्रकार आहे सांगू का त्या मनाला विषयभोगाचे दुष्परिणाम दाखवायचे बघ बघ हे असं होईल विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल अशी भीती घालायची त्याला म्हणजे धाक दपटशा दाखवायचा थोडक्यामध्ये वैराग्य म्हणजे असलाच प्रकार ना परंतु मी आपल्याला सांगतो की जी जातीवंत वांड पोरं असतात कधी जातीवंत वांड ती धाक शाला सुद्धा दाद देत नाहीत मामाकडे एक भातचा घ्यायची गेला तर म्हणे आणि बे अंतरुण घालायला सांगितलं त्याला अंतरुण घालताना त्यानं बेडशीट वाकडं घातलं वाकडं घातलं म्हटल्यावर मामा म्हटला हे बेडशीट नीट घाल म्हटला काय त्याच्या मनात त्याला करू शकते पोरग वांड होतं नाही घालणार म्हटलं नाही घालणार म्हटलं फार मारली मामाने एक त्या पोरानं उत्तर काय दिलं ठोक का उभ्या आयुष्यात आता बेडशीट सरळ घातलं तर बघ म्हटला जातीवंत वांड असतात ती ऐकत नाहीत लक्षात घ्या तसं मन हे जातीवंत वांड आहे मग अशा वांड पोरांना ताळ्यावर कसं अडायचं मानसशास्त्राचा एक उपाय आहे मानसशास्त्र असं सांगतं बालमानसशास्त्र म्हणा थोडक्यात ते काय सांगतं ठोक का ही मुलांची जी कार्यप्रवृत्ती आहे ना उत्साह जो आहे त्याला प्रतिबंध करायचा नाही प्रतिबंध न करता त्यांना काय सांगायचं अरे मुलांना तुम्हाला असं वाटतंय ना पळा बेलाशात पळा पण जरा इकडं वळा इकडं जाऊ नका इकडं वळा बस ओर तेवढं मान्य करतात त्यांना मुभा दिलेली आहे पळायची पळायचं तर पळा पण जरा इकडं वळा तसं या मनाला करायचं अरे तुला चांगलं संगीत ऐकावं असं वाटतं ना भगवंताचं भजन ऐक सुंदर संगीत भजन हा ऐक काय बिघडलंय तुला भगवंताचं तुला रूप बघावं असं वाटतं ना अरे भगवंताचं अप्रतिम रूप बघ भागवतकारांनी हा उपाय इथं वापरलेला आहे बरं का जे ध्यान योग इथं सांगितलेला आहे तो कसा तर भगवंताचं अप्रतिम रूप त्या मनासमोर उभं करायचं महाराज आणि त्या मनाला त्या ठिकाणी गुंतवून ठेवायचं त्याला सांगायचं या पदकमलापासून भगवंताच्या ध्यानाला सुरुवात कर चढत चढत मुखकमलापर्यंत जा तिथून परत खाली ये तिथनं परत वरती चढ परत खाली ये परत वरती चढ परत खाली ये असं का अहो काय एकदा दोनदा केलं तर ते मन दमतंय मुकाट्यानं पायाशी बसतंय हो त्याच्या होय एकाला म्हणे भूत प्रसन्न झालं त्याने भूतानं काय सांगितलं की म्हटलं मी तुझ्यावर प्रसन्न झालोय तुझ्या घरी येतो वाटेल ती कामं सांगशील ती कामं करतो म्हणाला सांगशील ती कामं करतो पण अट एवढी काय की मला स्वस्थ बसू द्यायचं नाही स्वस्त बसवून जर म्हणजे बसायची पाळी आली माझ्यावर तर तुला खाऊन टाकीन यानं विचार केला काय आपल्या घरात ढिगभर कामं आहेत म्हटला बरं आहे की चांगलं चल म्हटला घरी घरी आल्यावर त्या भूतानं सांगितलं सांग काम काम काय भांडी घास घासली हो भूतच आहे ते बघता बघ भांडी घास घासली केअर काढ काढला कपडे धु धुतले आता काय सांगायची काम कशी बशी उकरून उकरून कामं काढतोय त्या भूतानं भीती घातली ती की मला स्वस्त बसू दिलंस तर मी खाऊन टाकेन तुला त्याचा मित्र आलता त्याच्याकडे तो म्हणाला काय नसते भीक नको कुत्रावर म्हणतात तसला प्रकार झालाय म्हटला काय झालं अरे ते भूत प्रसन्न झालं घरची कामं करते म्हणून आणलं ते म्हणते स्वस्त बसू दिलं तर खाऊन टाकतो आता सांगायची तरी कामं कुठली याला म्हटला तो मित्र शाळा होता त्यानं काय सांगितलं ठोका का तो म्हटला असं कर त्या भूताला सांग अंगणामध्ये एक मलखांब मलखांब पूर म्हणाला उभा कर कर केला आता आता काय नाही वर चढ खाली उतर वर चढ खाली उतर वर चढ खाली उतर अंटील फर्दर ऑर्डर्स चालू दे काम काय चार दोनदा वर खाली केलं आणि मुकाट्याने खाली बसले का हो आपोआप तसं मनाचं आहे महाराज या ठिकाणी भागवतकारांनी हा सविजी ध्यान योग भगवंताच्या अवयव ध्यानाच्या प्रकाराने सांगितलाय महाराज अवयव ध्यान याचा अर्थ काय भगवंताच्या पदकमलापासून सुरुवात करायची आणि एकेका एकेका एकेका अवयवाचं ध्यान करा करत करत करत मुखकमलापर्यंत जायचं असा हा अवयव ध्यानाचा प्रकार आहे महाराज ध्यानाला बसावं कसं कुठं बसावं शिचौ प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मना ना चिरतन नाते आसन कसं असावं ते सांगितलेलं आहे वगैरे या पद्धतीनं ध्यानाला जागा कशी असावी ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आपण बघा ज्ञानेश्वरी काढा शुचव देशेवरचं ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य आहे ज्यांना अप्रतिम भाष्य आहे महाराज मामासाहेब दांडेकरांची जुनी ज्ञानेश्वरी जर असेल कोणाकडं त्यामध्ये चित्र आहेत चांगली घातलेली तर शुचव देशे प्रतिष्ठाप्यावर घातलेलं जीभी दीक्षितांचं चित्र इतकं अप्रतिम आहे जेथ अराणुकीचे निकोडे बैसलियाही ही उठो नावडे वैराग्यासी धुणी वचडे देखील याजे जो संती वसविला ठावो संतोषासी सावावो मना होय उत्सावो धैर्याचा अभ्यासुची आपण या ते करी हृदयाते अनुभवू वरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेत जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथ पाखांडिया ही आस्था समूळ होय स्वभावे वाटे जाता जरी वरपडा जाहला अवचिता तरी सकामू ही माघवता निघो विसरे ऐसेनी न राहतया ते राहवी भ्रमतया ते बैसवी थापटोनीचे विवी विरक्ती ते अशी जागा उघडावी शोधावी म्हणाले विषयी मनुष्याला सुद्धा तिथं जर गेलं तर वैराग्याची वृत्ती मनामध्ये अशी उभी राहिली पाहिजे त्याच्या आणि एक पहावे म्हणाले बरं का नुसतीच जागा सृष्टी सौंदर्यानं नटलेली असू नव्हे तर आणि काही एक पहावे म्हणाले जे साधकी वसते होवावे त्या ठिकाणी साधकाने साधना केलेली असावी म्हणाले उगच बाजार की माणसं तिथे येऊन उपयोगी नाही महाराज अमृताचे पाडे मुळासकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती पाऊला पाऊला उदकी वर्षाकाळे ही अति चोखे अवघड आहे महाराज बरं का वर्षाकाळी अति चोखे याचा अर्थ ऐन पावसाळ्यामध्ये सुद्धा तिथलं पाणी जे आहे ते गढूळ होतं कामा नाही अशी जागा असावी एकदा आम्ही गोव्याला गेलो होतो ऑगस्टमध्ये गेलो होतो जवळजवळ पावसाळा संपला होता तुम्हाला सांगतो सकाळी फिरायला गेलो होतो बारा तेरा फूट खोल नाला पाणी खळा खळा खळा वाहत होतं पण वर्ण बघितलं तर तळातला छोटा गोटा सुद्धा दिसत होता महाराज वर्षाकाळी ही अतिजोखे निर्झरका विषेखे सुलभे जेथ आतपुही म्हणजे ऊन अळूमाळू ल्युक वॉर्म बॅस आतपुही अळूमाळू जाणी जे तरी शीतळू पवनू अति निश्चळू मंद झुळके बहुत करुनी निशब्द दाट न रिघे श्वापद शुक हन षटपद षटपद म्हणजे भ्रमर शुक पोपट भुंगे अमुक शुक हन षटपद तेऊ ते नाही उगीच कलकलाट सुरू झाला पोटांचा तर साधना कशी व्हायची ध्यान कसं व्हायचं म्हणून शुक हन षटपद तेऊ ते नाही पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कवणे वेळी बैसे कोकिळ येऊ एखादा कोकिळ नुसतं कुहो करून गेला तर चालेल म्हणाले नाही असं नाही कोणी एके वेळी बैसे कोकिळ येऊ निरंतरे नाही हा आली गेली काही हो तू का मयुरेही आम्ही ना न म्हण एखाद दुसरा मोर येऊन गेला चालेल म्हणाली इतपत परी आवश्यक पांडवा ऐसा ठावो जोडावा जेथ निगूढ मठ होवा का शिवालय वास अशी ती एकांतातली जागा असावी महाराज आणि त्या ठिकाणी ध्यानाला बसायचं आणि ध्यानाला सुरुवात करायची कशी तर पदकमलापासून ध्यान करायचं भागवतकार या ठिकाणी अवयव ध्यान सांगतायत सञ्चिन्तयेद्भगवतश्चरणारविन्दम् चक्रवाल ज्योत्स्नाभिराहत महत हृदयांधकार भागवतकार म्हणतात साधकानं पहिल्यांदा भगवंताच्या पदकमलाचं ध्यान करावं हे भगवंताचे पदकमल कसे आहेत कसे आहे तर म्हणाले वज्र अंकुश ध्वज सरोरुह सरोरुह म्हणजे कमळ बरं का या चिन्हानी चिन्हित असणारी भगवंताची पदक आहेत चिन्हानी चिन्हित असणारी म्हणजे मी सांगतो आपल्याला जे हस्तसामुद्रिक वगैरे जाणतात ना त्यांना ठोक आहे लोकांना माणसाच्या हातावर निरनिराळी चिन्ह असतात मत्स्य चिन्ह असतं कोणाच्या हातावर त्याला दस म्हणतात तर ते मत्स्य चिन्ह ज्याच्या हातावर आहे तो मनुष्य ज्या ठिकाणी काम करत असेल तिथं पैशाला कमी पडत नाही म्हणे बरं का म्हणजे प्रत्येकाचे असे ते निरनिराळे खुणा ठरलेले आहेत कशावरनं काय अनुमान असतं ते चक्रवर्ती राजाची चिन्ह चक्रवर्ती राजाची चिन्ह म्हणजे काय म्हणे तर दाही बोटावर चक्र असतात बरं का मी काय त्यातला माहितगार नाही बरं का ऐकलेलं म्हणून सांगतोय दाही बोटावर प्रत्येक बोटाच्या शेंड्यावर आपण बघतो बघा शंख चक्र वगैरे असतं तर चक्रवर्ती राजाचं हे चिन्ह आहे म्हणे की दाही बोटावर त्याच्या चक्र असतात ऐकलं आम्ही आम्हाला कुतूहल वाटलं आपल्या काय आहे म्हणून बघायला गेलो अहो दाही बोटावर शंख निघाले <laughs> भागवतकार म्हणतात भगवंताच्या पदकमलाला म्हणजे तळपायावर लक्षात घ्या तळपायावर ही चिन्ह आहेत भगवंताच्या वज्र अंकुश ध्वज सरोरुह अशा तऱ्हेची चिन्ह श्रीमद भागवतामध्ये असे उल्लेख दोन तीन ठिकाणी आलेले आहेत बरं का भगवंताच्या पायावर तळपायावर खालच्या बाजूला अशी चिन्ह असल्याचे उल्लेख उल्लेख दशमस्कंदामध्ये उल्लेख आलेले आहेत तसे ज्या वेळेला रासक्रीडेच्या वेळेला भगवान अंतर्धान पावले त्यावेळेला भगवंताचा शोध घेण्यासाठी या गोपिका गेल्या तर त्यांना भगवान कुणीकडे गेला याचा ट्रेस लागला कसा तर त्या रेतीमध्ये भगवंताची पावलं उमटलेली होती आणि त्या ही पावलं भगवंताचीच आहेत हे त्यांनी कशावरनं ओळखलं तर त्यामध्ये ही चिन्ह अशी उमटली ती ठसे वज्र अंकुश ध्वज सरोवर असे भगवंताला मथुरेला नेण्यासाठी अक्रूर ज्या वेळेला गोकुळामध्ये आले त्यावेळेला सुद्धा भगवंताची पदकमलं अशी मातीत रुतलेली त्याच्यात ठसे दिसले त्याचा उल्लेख केलेला आहे ज्या वेळेला कालियाचा कालियाला हकलला ना त्यावेळेला कालियाशी युद्ध चालू असताना कालियानं भगवंताच्या शरीराला वेढे घातले ते तर त्यावेळेला सगळ्या गोकुलवासी लोकांना बातमी समजली ती कालियाच्या ताब्या तावडीमध्ये भगवान सापडलेत म्हणून तर तिकडं जायचं ठरवलं सगळ्यांनी आता जायचं भगवान कुणीकडे गेलाय कसं कळणार यमुनेकडे गेलाय एवढं मान्य आहे परंतु कुणीकडे गेलाय कसं कळलं तर पा अशी वासरांची गायींची अशी पावलं उमटलेली त्यामध्ये भगवंताची पावलं उमटलेली दिसली आणि ती पावलं ही भगवंताचीच आहेत हे त्याने ओळखलं कसं तर त्याच्यामध्ये ही चिन्ह उमटलेली दिसलेत असे उल्लेख आहेत भगवतामध्ये भागवतकार म्हणतात तेव्हा ही तळपायावर चिन्ह असलेली जी भगवंताची पदकमल आहेत त्याचं ध्यान करावं म्हणाले संचिंत येत भगवतश्चरणारविंदम वज्रांकुशध्वज सरोहलांछनाढ्यम उत्तुंग रक्त विलसन्नख चक्रवाल ज्योत्सनाभिराहत हृदयांधकारम भगवंताच्या पावलांच्या पुढं असणारी जी बोट आहेत त्याच्यावरच्या नखांचं ध्यान करायचं बरं का लक्षात घ्या ही नख कशी आहेत तर अशी फुगीर आहेत अशी लांबट आहेत अत्यंत तेजस्वी आहेत अत्यंत तेजस्वी रक्तवर्ण आहेत रक्तवर्ण आहेत म्हणजे नेलपेंट लावलेली नव्हे लक्षात ठेवा नैसर्गिकरित्या रक्तवर्ण असणारी अत्यंत तेजस्वी असणारी भागवतकार म्हणतात भा साधकानं भगवंताची ही पावलं आपल्या हृदय कमलावर स्थापन करावीत भगवंताच्या पायाच्या बोटांना दहा बोटांना पुढे असणारी जी दहा नख आहेत त्या नखांच्या तेजस्वी नखांच्या पासून निघालेल्या अनंत प्रकाश किरणाने साधकानं आपल्या हृदयातला अज्ञान रूपी अंधकार नाहीसा झाला अशी कल्पना करावी म्हणतात बस संचिंतयेत भगवतश्चरणारविंदम वज्रांकुशध्वज सरो रुहलांचनाढ्यम उत्तुंग नख चक्रवाल ज्योत्स्नाभिराहत महत हृदयांधकार भागवतकारांनी या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताच्या पदकमलाची माहिती दिलेली आहे बरं का माहिती दिलेली आहे आता पुढच्या श्लोकामध्ये महती सांगतात हा काय आहे माहिती कळली की माणसाला आकर्षण वाटतं आणि महती कळली की आदर वाटतो भगवंताचे पदकमल कसे आहेत हे दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात यौचने श्रुत सरित प्रवरोधकेन तीर्थेन मूर्ध्यधिकृतेन शिवशिवो भूत भगवंताच्या पदकमलापासून भागवतकार सांगतात भगवंताच्या पदकमलापासून निघालेलं तीर्थ भगवान शंकराने आपल्या मस्तकावर धारण केलं म्हणून शंकरांना शिवत्व प्राप्त झालं म्हणाले बस भगवंताच्या पदकमलापासून निघालेलं तीर्थ म्हणजे काय अहो गंगा ही गंगा जी आहे ती भगवंताच्या पदकमलापासून निघाली ना श्रीमद भागवतामध्ये पंचमस्कंधामध्ये गंगेची उत्पत्ती कशी झाली हे सांगितलेलं आहे म्हणाले झालं काय ठोक आहे का वामन अवतारी बलीकडनं त्रिपादभूमीचं दानाचं उदक भगवंतानी आपल्या हातावर घेतलं आणि त्यानंतर भगवंतानी विश्वरूप धारण केलं आणि विश्वरूप धारण केल्यानंतर एक पावलानं त्याचं भूलोकाचं राज्य घेतलं आणि दुसऱ्या पावलानं डावं पाऊल दुसरं स्वर्गलोकाचं राज्य घेण्यासाठी म्हणून टाकलं ते किती आता चालताना मनुष्य किती उचलतो पाऊल दोन इंच तीन इंच हो पण ते विश्वरूपाचे दोन तीन इंच आहेत हो आमच्या दृष्टीनं किती उंच गेलं ठोक आहे का तर ते म्हणे पाऊल इतकं वरती गेलं गेलं गेलं गेलं तर भगवंताच्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या नखानं ब्रह्मांड कटाहाची वरची कवटी फुटली आणि ती बाह्य जलधारा आत आली ती भगवंताचा पदस्पर्श होऊन खाली आली ती ही गंगा तत्र भगवतः साक्षाद यज्ञलिङ्गस्य विष्णुवर्विक्रमतो वामपादाङ्गुष्ठनखनिर्भिन्नोर्ध्वाण्डकटाह विवरेणान्तः प्रविष्टाय बाह्यजलधारा तच्चरणपङ्कजावने जनारुण किञ्जलकोपरञ्जित पंचमस्कंधामध्ये गद्य आहे आणि तिथं ही उत्पत्ती कशी झाली सांगितलेलं आहे तर भागवतकार म्हणतात भगवंताच्या पदकमलापासून निघालेली ही गंगा म्हणजे भगवंताच्या पदकमलापासून निघालेलं हे तीर्थ भगवान शंकराने आपल्या मस्तकावर धारण केलं आणि म्हणून शंकरांना शिवत्व प्राप्त झालं म्हणतात सरित प्रवरोदकेन तीर्थेन मूर्ध्न्यधिकृतेन शिवः शिवोऽभूत् भगवत ध्यायेच्चिरम् भगवतश्चरणारविन्दम् भागवतकार सांगतात साधकान भगवंताचे पदकमल म्हणजे आपल्या पापरूपी साधकानं असा विचार करायचा की भगवंताचे पदकमल म्हणजे आपल्या पापरूपी पर्वतावर फेकलेलं वज्र आहे अशी कल्पना करावी म्हणाले पदकमलाचं ध्यान झालंय बरं का एक एक अवयवाचं ध्यान करायचंय आता वरती सरकायचं आता पोटरे आणि गुडघे यांचं ध्यान करायचंय जल जलोचन या जनन्या सुरवंदित सुरवंदितया विधातु ऊर्वोर निधाय कर संलालित विभोर भवस्य कुर्यात भगवंताच्या पोटऱ्या गुडघे पाय भगवंताचे लक्ष्मीनं आपल्या मांडीवर घेतलेले आहेत बरं का आणि ही लक्ष्मी जी आहे ती भगवंताचे ते पदकमल पाय चेपतीये पण चेपतीये म्हणजे कसे ठोक आहे का करपल्लव रोचिषा म्हटलेला आहे म्हणजे आपल्या करकमलांच्या कांतीनं कुरवायती आहे हात लावत नाही डायरेक्ट का म्हणे तर भगवंताचे पदकमल इतके कोमल आहेत आपला हात लागला धक्का लागला आणि इजा झाली तर असं तिला वाटतं म्हणे तुम्ही म्हणाल भागवतकारांच्या बोलण्यात बोलणं नाही की हो हा अलीकडच्या श्लोकामध्ये म्हणतात भागवतकार की साधकानं असा विचार करावा की भगवंताचे पदकमल म्हणजे आपल्या पापरूपी पर्वतावर फेकलेलं वज्र आहे अशी कल्पना करावी म्हणतात आणि पुढच्या श्लोकात सांगतात की अत्यंत कोमल आहेत भगवंताचे पाय हे काय बोलण्यात बोलणं नाही मी आपल्याला सांगतो वस्तुस्थिती तशीच आहे बरं का लक्षात घ्या भगवंताचे पदकमल किती नाजूक आहेत किती कोमल आहेत सांगू का आपल्याला एकदा प्रकार असा घडला एक बाई अत्यंत सौंदर्यवती होत्या अत्यंत सौंदर्यवती लावण्यवती त्यांना आपल्या सुकुमारतेचा गर्व होता बरं का अक्षरता गर्व होता त्या पंढरीला भगवंताच्या दर्शनाला गेलेल्या होत्या बारीत उभारून सरकत सरकत सरकत सरकत पांडुरंगासमोर आल्या आता पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आपल्याला ठोक आहे पंढरपूरला भगवंताचं दर्शन घ्यायचं म्हणजे कसं घ्यायचं तर भगवंताच्या पायावर मस्तक ठेवायचं आणि दर्शन घ्यायचं मग आता त्यांना असं वाटलं आता भगवंताचे पऊ पदकमल जरी म्हटलं म्हणायला ठीक आहे हो परंतु तिथं बघायला गेलं तर प्रत्यक्ष दगडावरच डोकं ठेवायचं की नाही हा तर त्यांना असं वाटलं की आपण जर डोकं इथं टेकलं आणि त्या दगडाची इजा जर आपल्या कपाळाला झाली तर इतक्या मारा बरं का आपल्या कपाळाला जर इजा झाली तर काय करावं असं त्यांचा त्यांच्या मनामध्ये विचार आला बरं का आणि त्यांनी केलं काय लाजे काजे स्तव दर्शन तर घेणं भाग आहे म्हणून अगदी बेताना हळूच डोकं भगवंताच्या पावलावर ठेवलं आणि उचललं मी आपल्याला सांगतो त्यांनी डोकं उचललं आणि त्यांचा सुकुमारतेचा गर्व जिरला काय झालं सांगू ह्या बाईनी त्या ठिकाण भगवंताच्या पावलावर जिथं डोकं टेकलेलं होतं तिथं भगवंताच्या पाव पावलाला पोचा आला पोचा पोचा हो पोचा म्हणजे ठोक आहे ना अल्युमिनियमचं गुंडग एखादं पालथं आला भांड आणि वर्ण बत्ता सोडा लोखंड दंड करणं काय होतंय बघा तसा प्रकार घडला म्हणून भागवतकार म्हणतात की करकमलाच्या प्रभेनं जलोचन जलोचनया जनन्या लक्ष्म्याखिलस्य सुरवंदितया विधातु निधाय भगवंताचे पाय तिने आपल्या मांडीवर घेतलेले आहेत असं साधकानं ध्यान करावं आणि ती आपल्या करकमलाच्या प्रभेनं ते चेपतीये आहे म्हणा आपण कुरवायतीये आहे म्हणूया हा असो आता गुडघ्यापर्यंत ध्यान झालं आता वरती सरकायचं बरं का आता भगवंताच्या मांड्यांचं ध्यान करायचंय ऊरु सुपर्ण वो जो निधी अतसिका कुसुमावभासौ भगवंताच्या मांड्यांचं ध्यान करायचं ह्या मांड्या कशा आहेत ठोक आहे का तर गरुडावर मांड ठोकणाऱ्या मांड्यात मांड ठोकणे हा वाक्प्रचार आहे लक्षात घ्या घोड्यावर त्याची मांड पक्की आहे म्हणतात त्यानं घोड्यावर मांड ठोकली तसं गरुडावर मांड ठोकणाऱ्या या मांड्या सगळ्या बलाचं आश्रयस्थान असणाऱ्या या मांड्या आहेत ह्या आणि या मांड्यांची कांती कशी आहे ठोक आहे का जवसाच्या फुलाप्रमाणे निलवर्ण आहे म्हणे ह्या ऊरु सुपर्ण वो जो निधी अतसिका कुसुमावभासो मांड्यांचं ध्यान झाल्यानंतर मग कटी प्रदेशापासून भगवंताच्या घोट्यापर्यंत रुळणारा जो सोनसळा पितांबर आहे त्याचं ध्यान करावं म्हणतात भागवतकार अतसिका कुसुमावभासो व्यालम्बिपीत वरवाससि वर्तमान कांची कलाप नितंब बिंबम त्या पितांबराचं ध्यान झाल्यानंतर भगवंताच्या कमरेवर असणारा जो कमरपट आहे त्याचं ध्यान करायचंय आता त्याच्यानंतर वरती सरकायचं बरं का आता भगवंताच्या नाभिकमलाचं ध्यान करायचंय नाभ्यर्हदम भुवन कोश गुहोदरस्थम यो निधिषणा लोक पद्मम भगवंताचं हे नाभिकमल म्हणजे ब्रह्मदेवाचं जन्मस्थान आहे महाराज लक्षात घ्या नाव्यर्हदं भुवनकोशगुहोदरस्थं यत्रात्मयोनिधिषणाखिल लोकपद्मं व्यूढ आता वरती सरकायचं आता भगवंताच्या स्तरद्वयांचं ध्यान करायचंय व्यूढम हरिन्मणे वृषस्तनयो रमुष्य ध्याये द्वयम विशदहारमयूख गौरम भगवंताचे जे स्तनद्वय आहेत ते कसे आहेत तर पाचे प्रमाणे तेजस्वी आहेत म्हणाले बस वाचेची रत्न जशी असतात तसे तेजस्वी आहेत आणि भगवंताच्या गळ्यामध्ये असणारी जी वनमाला आहे त्याची प्रभा त्याच्यावर फाकल्या कारणानं ते गौरवर्ण दिसत आहेत <clears throat> कुठपर्यंत आलो आपण <clears throat> वक्षोधिवासमृषवस्य महाविभूते पुंसा मनोनयन निर्वृतिमा ददानम आता स्तनद्वयाचं ध्यान झाल्यानंतर भगवंताच्या विशाल वक्षस्थळाचं ध्यान करायचंय त्यानंतर वरती सरकायचं कंठाचं ध्यान करायचंय आणि कंठामध्ये तो मणी घातलेला जो आहे ना तो कंठामध्ये घातलेला असल्या कारणानं शोभून दिसतोय बरं का लक्षात घ्या तो मणी कंठात घातल्या कारणानं कंठाला शोभा आलेली नाही आहे तर तो कंठात घातलेला असल्या कारणानं त्या मण्याला शोभा आली आहे लक्षात घ्या हा कुणामुळं कोणाला शोभा आली हो ज्ञानेश्वर महाराज म्हणाले अंगाचे सुंदरपणे अंगिया लेणिया अंगची होय लेणे अंगाचे सुंदरपणे लेणिया अंगची होय लेणे तेथ अलंकारिले कवण कवणे हे ना दृष्टांत स्पष्ट करून सांगतो म्हणजे लक्षात येईल चाफेकळी नाक त्यामध्ये खऱ्या मोत्याची उत्तम नथ घातलेली आहे आता मला सांगा त्या नथेमुळं नाकाला शोभा आली का नाकामुळं नथेला शोभा आली सांगा बघू काय उत्तर देणार हो अहो नथेमुळे नाकाला नाही शोभा आली तर नाकामुळे नथेला शोभा आली का अहो ती चाफेकळी नाकामध्ये बसली आहे म्हणून तिला शोभा आली खुंटीला टांगून ठेवली असती तर कोणी बघितली सुद्धा नसती लक्षात घ्या त्या कंठाचं ध्यान करावं त्यानंतर भगवंताच्या बाहूंचं ध्यान करायचं बरं का आता बाहूंश्च गिरे परिवर्तने निर्णिक्त बाहुवलय नथिलोक बालान बाहू भगवंताचे जे हात आहेत त्या हातामध्ये सगळी सुवर्णभूषणं घातलेली आहेत आणि ही सुवर्णभूषणं जी आहेत ना ती अत्यंत झगझगीत आहेत तेजस्वी आहेत त्याला उजाळा दिलेला आहे म्हणाले पण तो उजाळा कसा दिला ठोक आहे का आपल्याला ठोक आहे उजाळा देतात म्हणजे भगिनीनंतर ठोकच आहे घरात कार्य वगैरे असलं म्हणजे सगळे दागिने एकदा सराफाकडे द्यायचे आणि उजळून आणायचे झगास मग तो काय करतो सराफ कानसेनं घासतो का हो छे छे त्याची ती वाळू असती कसली घासायचं म्हणजे काय ते झीज होता कामा नये पण तेच तरी यायला पाहिजे असा प्रकार आहे मग तसं झालं काय म्हणे भग ज्या वेळेला मंदराचल त्या समुद्रात घालून क्षीरसागराचं मंथन सुरू होतं त्यावेळेला देवदैत्याने तो घोसळायचा मंदराचल घोसळायचा प्रयत्न केला क्षीरसागर त्यांना ते काय जमेना शेवटी भगवंताचा धावा केला मग भगवान त्या ठिकाणी आले आणि आपल्याला ठेव काय घरामध्ये रवीनं ताक कसं करतात असं असं ता करतात तसं भगवंतानी तो मंदराचल असं घुसळायला सुरुवात केला आणि झालं काय भागवतकार म्हणतात असं घुसळत असताना तो मंदराचल म्हणजे मंदर पर्वत तो भगवंताच्या बाहुभूषणांना घासला आणि म्हणून त्या बाहुभूषणांना झिलही प्राप्त झाली म्हणे बाहूंश्च मंदरगिरेः परिवर्तनेन निर्णिक्त बाहुवलया नधिलोकपालान् संचिंतये दशशतारमसह्यते यः शङ्खं च तत्कर हंसम् बाहूंचं ध्यान करावं भगवंताच्या हातामध्ये असलेलं अत्यंत तेजस्वी असणार जे हजार आरा असणार सुदर्शन चक्र आहे त्याचं ध्यान करावं म्हणतात त्यानंतर भगवंताच्या हातामध्ये असणारा जो पांढरा शुभ्र शंख आहे तो कसा दिसतोय म्हणे कमळामध्ये एखादा राजाहूस बसावा त्याप्रमाणे दिसतोय कशी उपमा दिली आहे बघा आपण कल्पना करा एखादं प्रचंड सरोवर आहे त्यातलं पाणी अत्यंत स्वच्छ आहे पण खोलही तितकंच आहे आणि असं जर पाणी असेल तर ते पाणी निळशार दिसतं अशा त्या सरोवरामध्ये एक रक्तवर्ण कमळ उमललेलं आहे आणि त्यामध्ये एक राजहंस येऊन बसलाय कल्पना करा भागवतकारांनी ह्या दृश्याची उपमा हातातल्या शंखाला दिली कसं भगवंताची बाहेरनं असणारी ही नीलवर्ण कांती जणू काही सरोवर हा भगवंताचा तळ हात जो आहे तो रक्तवर्ण रक्तवर्ण कमळ आणि त्यामध्ये तो पांढरा शुभ्र शंख म्हणजे राजहंस शंखंच तत्कर कौ मोदकीं भगवतो दयितां स्मरेत दिग्धाम राती भटशोणित करदमेन आता त्या शंखाचं ध्यान झाल्यानंतर भगवंताच्या हातामध्ये असणारी जी गदा आहे कौमोदकी हे त्या गदेचं नाव आहे बरं का देवांच्या हातामध्ये निरनिराळी जी शस्त्र आहेत त्यांना नाव आहेत रामचंद्रांच्या हातामध्ये धनुष्य आहे त्याला कोदंड म्हणायचं कोदंड पाणी रामचंद्र व्यास भगवान शंकरांच्या हातामध्ये जे आहे धनुष्य त्याला पिनाक म्हणायचं पिनाक पाणी विष्णूंच्या हातामध्ये जे धनुष्य आहे त्याला शारंग नाव आहे शारंग पाणी हा निरनिराळे तसं भगवंताच्या हातामध्ये जी गदा आहे ना त्या गदेला कौमुदकी हे नाव आहे तर त्या गदेचं ध्यान करायचं आणि ही गदा कशी आहे भागवतकार सांगतात म्हणाले तर दुष्टांच्या रक्ताने लिडबिडलेली आहे म्हणाले बस हे कसं काय घडलं तर भगवंत भगवान काय करतात त्या गदेनं दुष्टांची डोकी फोडतात ना मग फोडल्यावर रक्त लागणार नाही तर काय लागेल हो कौमोदकीं भगवतो दयितां स्मरेत दिग्धमराती भट शोणित शोणित म्हणजे रक्त शोणित कर्दमेन माला वरूथ भगवंताच्या गळ्यामध्ये असणारी जी वनमाला आहे त्याचं ध्यान करावं म्हणतात भागवतकार आणि ती वनमाला जी आहे त्या मालेतली फुलं जी आहेत ना ती कोमेजतच नाहीत सांगतो माळेत जरी असली अडकवलेली तरी ती झाडावर ज्याप्रमाणे टवटवीत दिसतात तशीच दिसतात त्यामुळं भ्रमराने असं वाटतंय की ती अजून झाडावरच आहेत म्हणून ते भ्रमर इथं येऊन गुंजारव करतायत म्हणे मला मधुव्रतवर ऊथगिरोप गोष्ठा चैत्यस्य तत्व मला मणिमस्य कंठे चैत्य याचा अर्थ जीव तत्व याचा अर्थ स्वरूप चैत्य चैत्यस्य तत्व म्हणजे जीवाचं स्वरूप म्हणजे मूळ स्वरूप म्हणजे कोण परब्रह्म ते परब्रह्म जसं निरुपाधिक आहे त्याच्यावर डाग नाही कोणत्याही उपाधीचा त्याप्रमाणे तो मणी आहे त्याचं ध्यान करावं चैत्यस्य तत्वमल मणिमस्य कंठे भृत्यानुकंपित धियेह गृहीत मूर्ते संचिंतयेत भगवतो वदनारविंद आपल्या भक्तांच्यासाठी निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्यानं हे आता सगुण साकार रूप धारण केलंय महाराज भक्त भृत्य अनुकंपित धियेह त्यांच्या अनुकंपेनं भवसिंधूचे नि माझे कवणासी धाकून उपजे येथ जरी की माझे बिहती हन म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्यांची या गावा धावतो आलो महाराज भगवंतानी यासाठी हे सगुण साकार रूप धारण केलं अनुकंपित धियेह गृहीत मुहूर्तेस संचिंत येत भगवतो वदनारविंद आता भगवंताच्या मुखकमलाचं ध्यान करायचंय बरं का काय गंमत आहे बघा बरं का भगवंताच्या सगळ्या अवयवांना कमलाची उपमाय कमलाची उपमाय भगवंताच्या पायाला पद कमल म्हणायचं हाताना कर कमल म्हणतात नाभीला नाभी कमल म्हटलेलं आहे डोळ्यांना नेत्र कमल म्हणायचं मुखाला मुख कमल म्हणायचं काय आहे भगवंताचं स्वरूपच असं इतकं सुंदर आहे की त्याला कमलाची उपमा शोभून दिसते हो लोक काय वर्णन करायचे माणसाच्या तोंडालाही म्हणतात मुख कमल म्हणतात काय कसलं कमळ म्हणाले समर्थ म्हणाले सांगू का हा म्हणाले नाकी दाटताती मेकडे डोळा <laughs> दाटताती चिपडे तया ते म्हणती रोकडे मुख कमळ म्हणाले हे काय कमळ आहे काय म्हणाले भगवंताच्या मुखकमलाचं ध्यान करावं म्हणाले गृहित मूर्ते सञ्चिन्तयेद् भगवतो वदनारविन्दम् यद्विस्फुरन् मुदार नासम भगवंताच्या गंडस्थलावर म्हणजे गालाच्या या भागावर भगवंताच्या कानामध्ये असलेली जी मकराकार तेजस्वी कुंडल आहेत त्यांची प्रभा अशी गालावर पसरलेली आहे असं ध्यान करावं म्हणतात त्यानंतर भगवंताच्या नाशिकेचं ध्यान करायचंय भगवंताच्या मुखकमला भ्रुकुटी मंडलाचं ध्यान करायचं श्री निकेतमले भे परिसेव्यमानम भूत्या स्वया कुटिल कुंतल वृंद जोष्टम नीन द्वयाश्रयमधिक्षेपदब्जनेत्रम ध्यायेन मनोमयम तंद्रित उल्लसद्भ्रू भागवतकराने कशी भगवंताचं मुख म्हणजे कमळ दिसतंय कशी उपमा लावली आहे बघा एखाद्या सरोवरामध्ये सुंदर असं कमळ उमललेलं आहे त्याच्यावर भ्रमर गुंजारव करतायत आणि त्या एकाच वेळेला दोन मासोळ्या अशा खालनं पाण्यात उडी मारून अशा वरती आलेल्या आहेत आणि त्या क्षणाला वर्ण फोटो घेतला अशी कल्पना करा पुन्हा एकदा सांगतो कमळ उमललेलं आहे सुंदर उम कमळ उमललेलं आहे त्याच्यावर भ्रमर गुंजारव करतायत आणि त्याच वेळेला दोन बाजूनं दोन मासोळ्या अशा एकदम उडी मारून वरती आल्या आणि अशा त्या आलेल्या असताना त्या क्षणाला वर्ण फोटो घेतलाय उपमा इथं कशी आहे बघा भगवंताचे कुरळे केस म्हणजे ते भ्रमर भगवंताचं मुख हे ते कमळ कुरळे केस म्हणजे ते भ्रमर आणि भगवंताचे जे डोळे आहेत ते दोन मासोळे आलेल्या यच्छ्रीनिकेतमलिभिः भूत्या स्वया कुटिलकुन्तलवृन्दजुष्टम् मीनद्वयाश्रयमधिक्षपदब्जनेत्रम् ध्यायेन्मनोमयमतन्द्रित उल्लसद्भ्रु तस्यावलोकमधिकम् कृपयाति घोर तापत्रयोपशमनाय निसृष्टमक्ष्णो आता भगवंतानं आपल्या साधकाकडं टाकलेला प्रेममय दृष्टिक्षेप आहे त्याचं ध्यान करावं म्हणतात आणि हा दृष्टिक्षेप कसा आहे काय का आपल्या साधकाचे त्रिविध ताप नाहीसे करणारा दृष्टिक्षेप आहे मला तस्यावलोकमधिकं कृपया ति घोर तापत्रयोपशमनाय निसृष्टमक्ष्णो विपुल विपुलप्रसादं चिरं वितत भावनया गुहाया आता भगवंताच्या स्मिताचं ध्यान करायचंय त्यानंतर भगवंताच्या हास्याचं ध्यान करायचंय बरं का आता हा समहरे अखिल लोक तीव्र शोकाश्रुसागर मत्युदारम हा परमात्मा असा हसतोय आणि त्याचं जे हास्य आहे ना त्याच्याकडे बघितल्यानंतर साधकाचा जो शोकरूपी सागर आहे तो सगळा आटून जातो म्हणाले बस हा संहरे रवनता लोक तीव्र शोकाश्रुसागर विशोषण मत्युदारम संमोहनाय रचतन निजमाय हास्य भ्रूमंडलम मुनिकृते मकरध्वजस्य भगवंताच्या भ्रुकुटी मंडलाचं ध्यान करावं म्हणले भ्रूमंडलम मुनिकृते मकरध्वजस्य ध्यानायनम प्रहसितम आता मगाशी स्मिताचं ध्यान झालं स्मित हास्याचं ध्यान झालं आता प्रहसिताचं ध्यान करायचंय स्मित वेगळं हास्य वेगळं आणि प्रहसित वेगळं बरं का लक्षात घ्या स्मित याचा अर्थ काय उगीच गाल जरा वाकडा करायचा नुसता बॅस स्मित बॅस हास्य म्हणजे हसायचं परंतु ओठ त्यामध्ये एकमेकापासून विलग होत नाहीत त्याला हास्य म्हणायचं आणि प्रहसित कशाला म्हणायचं ज्या वेळेला हसताना ओठ एकमेकापासून विलग होतात आणि मग आपली दंतपंक्ती दिसते त्याला प्रहसित म्हणायचं बरं का भागवतकार म्हणतात आता भगवंताच्या प्रहसिताचं ध्यान करायचं आणि त्यावेळेला दिसतंय काय म्हणाले भगवंताची जी पांढरी शुभ्र कुंदाच्या कळ्याप्रमाणे असणारी जी दंतपंक्ती आहे पांढरी शुभ्र दंतपंक्ती त्यामध्ये भगवंताच्या अधरोष्ठांची रक्तिमा प्रतिबिंबित झालेली आहे आणि त्यामुळं भगवंताचे जे दंत कुडमल आहेत ते डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे दिसत आहेत महाराज आपण कल्पना करा ध्यानायनं प्रहसितं बहुलाधरोष्ठ भासारुणायित तनुद्विजकुंद पंक्ती ध्यायेत् स्वदेह कोहरे वसितस्य विष्णोर्भक्त्यार्द्रयार्पितमना न दृक्षेत भागवतकार म्हणतात साधकाने याप्रमाणे ध्यान करावं आपल्या हृदयामध्ये ही भगवंताची मूर्ती स्थापन करावी आणि त्यानं दुसरं काहीही बघायची इच्छा करू नव्हे म्हणाले बस न पृथक दिदृक्षेत एवम हरव भग अशा तऱ्हेनं ध्यान केलं तर पुढं काय काय होतं ते सांगितलंय बरं का ध्यान एवम हरे एरम एवम हरौ भगवती प्रतिलब्ध भावो भक्त्या हृदय उत्पुलक प्रमोदात औत्कण्ठ्य बाष्पकलया मुहुरर्ध्यमानस्तच्चाभिचित्तबडिशं शनकैर्युक्ते मुक्ताश्रयं यर्हि निर्विषयं विरक्तं निर्वाणं पृच्छति मनः सहसा यथार्थी आत्मानमत्र पुरुषो व्यवधानमेकम् अन्वीक्षते प्रतिनिवृत्त प्रवाह भागवतकार म्हणतात असं जर झालं असं साधकानं जर ध्यान केलं तर होतं काय तर भागवतकार म्हणतात साधकाच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होतं त्याचं चित्त जे आहे ते भक्तिभावनेनं द्रवित होऊन जातं महाराज त्याच्या अंगावर अष्टसात्विक भाव निर्माण होतात आणि त्या साधकाचं चित्त शब्दादी विषयावरून सुटतं भगवन मूर्तीवरून सुटतं आणि ते परमानंद स्वरूपी हळूहळू हळूहळू रममाण व्हायला लागतं लक्षात घ्या आणि परमानंद स्वरूपी ते रममाण व्हायला लागल्या कारणानं होतं काय तर साधकाला शब्दादी विषयांचा कंटाळा येतो विषयाकडे मन जात नाही महाराज आणि भगवंताच्या मूर्तीवरून ते मन आधीच बाहेर निघालेलं असल्या कारणानं लक्षात घ्या आपण या ठिकाणी सगुणात निर्गुणात निघालोय बरं का भगवंताच्या मूर्तीवरून आता आपण निर्गुणात निघालेलो आहोत तर ती मूर्तीवरून ते मन निघालेलं सुटलेलं असल्या कारणानं म्हणाले इंधन संपलेला अग्नी किंवा मिथो घौवारम हरिम भक्त्या तया भक्त्या अशा तऱ्हेनं ही साधन भक्ती आचरायची बरं का कुठली ध्यानरूपी साधन भक्ती आचरायची आणि त्यामुळं पराभक्तीची प्राप्ती होती हे लक्षात घ्या तर ते चित्त भगवन मूर्तीवरून सुटलेलं असल्या कारणानं इंधन संपलेला अग्नी किंवा तेल संपलेला दिवा ज्याप्रमाणे आपल्या स्वरूपामध्ये विलीन होतो त्याप्रमाणे साधकाचं चित्त हे परब्रह्मस्वरूपी लीन होतं महाराज भागवतकारांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की साधकानं भगवंताच्या हास्याचं ध्यान करावं हास्याचं ध्यान करून त्यानंतर त्यामागं असणाऱ्या आनंदाचं ध्यान करावं आणि आनंदाचं ध्यान करता करता साधकानं आनंदरूप व्हावं बस इथं भागवतकारांनी ध्यानाचा विषय सांगताना काय काय होतं ते सांगितलं मी आत्ता भागवतकारांनी इथं काय काय होतं ते सांगितलंय एकादश स्कंधामध्ये असाच ध्यानाचा विषय आलेला आहे त्यावेळेला हे कसं करायचं ते एकनाथ महाराजांनी सांगितलंय हे सगळं कसं करायचं भगवंताचं ध्यान करत करत असताना आपण आनंदाची प्राप्ती कशी करून घ्यायची नाथराय सांगतात म्हणाले ध्याना आलिया हास्य वदन भगवंताच्या हास्य वदनाचं ध्यान करत असताना होतंय काय ध्याना आलिया हास्य वदन आता काय करायचं त्यातलं वदन सोडून द्यायचं म्हणाले त्यातून ही सांडून वदन केवळ हास्याचे करावे ध्यान हास्या माझी मन घालून बस आता काय करायचं हास्याचेही सांडूनी ध्यान त्या माझी जो आनंद घन हास्य जे येतं ते उगीच येत नाही अंतरात असलेला आनंद त्या हास्याला कारणीभूत आहे लक्षात घ्या म्हणून त्या आता हास्याचं ध्यान सोडून द्यायचं आणि त्याच्या बुडाशी असणारा जो घनवट आनंद आहे त्या आनंदाचं ध्यान करायचंय हास्याचे हास्याचेही सांडोनी ध्यान त्या माझी जो आनंद घन तेथ प्रवेश व्हावे मन अतिसावधान निजनिष्ठ आणि असं जर साधन साधकानं केलं तर होतं काय म्हणाले ते आनंदी आनंदित जाहलिया आपुले चित्त आनंदाची उपलब्धी तेथ होय सुनिश्चित साधका बस साधका आनंद रूप होऊन जातो जीवाला काय पाहिजे हो यापेक्षा वेगळं जीवाला आनंदाशिवाय दुसरं काही नकोय लक्षात घ्या आणि हा आनंद कसा मिळवायचा भागवतकरांनी सांगितलंय हे जे स्तोत्र आहे फार सुंदर स्तोत्र आहे साधकाला चित्त स्थिर करण्यासाठी भगवत स्वरूपी आपलं चित्त रममाण करण्यासाठी आणि या आनंदामध्ये आपलं चित्त बुडवून टाकण्यासाठी हे स्तोत्र फार सुंदर आहे मी हे स्तोत्र म्हणणार आहे आपण असं करायचं न आज बघायचं नाही आता <laughs> नंतर ज्याचं ते नगरी जाऊन बघावं आपण असं करायचं डोळे मिटायचे मांडी घालून बसायचं डोळे मिटायचे झकास आणि मी आता आपल्याला प्रत्येक अवयवाचं ध्यान कसं आहे ते सांगितलेलं आहे मी हे सगळे श्लोक म्हणणार आहे आणि आपण त्या त्या प्रमाणामध्ये तसं तसं वरती वरती सरकत भगवंताचं ध्यान करायचं बरं का संचिंतयेत भगवतश्चरणारविंदम वज्रांकुशध्वज सरोरुहलांछनाढ्यम उत्तुंग रक्तविलसन्नखचक्रवाल ज्योत्स्नाभिराहतमहत् यच्छौच निःसृतसरित्प्रवरोदकेन तीर्थेन मूर्ध्न्यधिकृतेन शिवः शिवोऽभूत् ध्यातुर्मनश्यमलशैलनिसृष्टवज्रम् ध्यायेच्चिरम् भगवतश्चरणारविन्दम् आता गुडघ्यांचं जनुद्वयं जलजलोचनया जनन्या लक्ष्म्याखिलस्य सुरवंदितया विधातुः ऊर्वोर्निधाय करपल्लवरुचिषायत संलालितम हृदि विभोरभवस्य कुर्यात आता मांड्यांचं ध्यान आहे बरं का ऊरु सुपर्ण भुजयोरधिशोभमाना वो यो निधी अतसिका कुसुमावभासौ व्यालंबी आता पीतंबराचं ध्यान आहे व्यालंबी पीत वर्तमान कांची कलाप परिरंभी नितंब आता नाभिकमलाचं नाभिर्हदम भुवन कोश गुहोदरस्थम यत्रात्मयोनिधिषणा खिललोक पद्मम व्यूढम आता स्तनद्वयाचं आहे व्यूढम हरिन ध्याये द्वयम हारमयूख गौरम आता वक्षस्थळाचं वक्षोधिवास मृषभस्य महाविभूते पुंसा मनोनयन निरवृतिमादधानम आता कंठाचं कंठंच कौस्तुभ मणेरधिभूषणार्थम कुर्यान मनस्य खेल लोक नमस्कृतस्य आता बाहूंच बाहूंश्च मंदरगिरे परिवर्तनेन निर्णिक्त बाहुवलया नधिलोकपालान संचिंतये दशशतारमसह्यते यश शंखंच सुदर्शन चक्राचं आणि शंखाचं ध्यान आहे संचिंतयेदशशतारमसह्यते यशंखंच तत्कर सरोहराज आता भगवंताच्या गदेचं ध्यान आहे कौमोदकीं भगवतो दैतां स्मरेत दिग्धाम राती भटशोणित करदमेन भगवंताच्या गळ्यामधल्या वनमालेचं ध्यान आहे बरं का माला मधुव्रतवरूथ गिरोपघुष्टा चैत्यस्य तत्वमलम मणिमस्य कंठे तो कौस्तुभमणी आहे त्याचं ध्यान आहे चैत्यस्य तत्वमलम मणिमस्य कंठे भृत्यानुकम कंपितधी येह गृहीत मूर्ते संचिंत भगवतो वदनारविंदम भगवंताच्या मुखकमलाचं ध्यान आहे बरं का संचिंत येत भगवतो वदनारविंदम यद विस्फुरन मकर पुंडल वलगितेन विद्योतितामल कपोल मुदारनासम यच्छ्री मलिभिः परिसेव्यमानम भूत्या स्वया कुटिल कुंतल वृंदजुष्टम मीनद्वयाश्रयमधिक्षिपदब्जनेत्रन्ध्यायेन् मनोमयमतंद्रित उल्लसद्भ्रू तस्यावलोक भगवंताच्या कृपाकटाक्षाचं ध्यान आहे बरं का तस्यावलोक मधिकं कृपयाति घोर तापत्रयोपशमनाय निसृष्टमक्ष्णो स्निग्धस्मितानु भगवंताच्या स्मिताचं ध्यान आहे स्निग्धस्मितानुगुणितं विपुल प्रसादन ध्याये चिरं वितत भावनया गुहाया भगवंताच्या हास्याच आहे हा संहरे रवनता खिल लोक तीव्र शोकाश्रुसागर विशोषण मत्युदारम सम्मोहनाय रचितन्निजमाय यास्य भ्रूमण्डलम् मुनिकृते मकरध्वजस्य ध्यानायनं प्रहसितं भगवंताच्या प्रहसिताचं ध्यान ध्यानायता आता ध्यानायनं प्रहसितं बहुलाधरोष्ठ भासारुणायित तनुद्विजकुंद पंक्ती ध्यायेत् स्वदेह कुहरे वसितस्य विष्णोर्भक्त्यार्द्रयार्पितमना न गोपाल कृष्ण भगवान की जय सबीज ध्यान योग भागवतकरांनी सांगितला आणि यानंतर आता भागवतकरांनी भक्तियोग सांगितलेला कपिल महामुनी आपल्या मातेला भक्तियोग सांगतात हा जो भक्तियोग आहे या इथं भक्तीचे भागवतकारांनी एक्क्याऐंशी प्रकार सांगितलेले आहेत आपण म्हणाल हे एक्क्याऐंशी प्रकार कसे आहेत सांगतो पहिले भक्तीचे तीन प्रकार सात्विक राजस तामस आता ह्या तिघांचे प्रत्येकी उत्तम मध्यम कनिष्ठ म्हणजे तीन तरी नऊ झाले का नऊ झाले आता हे जे नऊ आहेत यामध्ये श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यम सख्य नवविधा भक्ती ज्याला म्हणतात ह्या नवविधा भक्ती ह्या प्रत्येकात नवामध्ये ह्या नवविधा भक्ती म्हणजे नववे नववे एक्क्याऐंशी प्रकार सांगितलेले यानंतर कपिल महामुनीने आपल्या मातेला श्रेष्ठा श्रेष्ठ विचार सांगितलेला आहे यानंतर यानंतर भागवतकार जीवाची संसारातली स्थिती कशी आहे ते सांगतात जीवाची संसारामध्ये स्थिती कशी आहे अहो जसा संसार तशी स्थिती बरोबर आहे की नाही आणि हा संसार कसा आहे गीता काढा अनित्यम सुखम संपलं आणि ते आहे असुख आहे जीवाला या संसारामध्ये सुख मिळत नाही अनित्यम सुखम लोकम इमम प्राप्य भजस्वमाम या अनित्यम सुखम वरचं भाष्य आपण ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वरीतलं बघा महाराष्ट्र वाङ्मयातला वैराग्याचा कळस आपल्याला दिसेल लक्षात घ्या शतजर नव्हे हवे रिगोनी कैसे निश्चिंत होवावे कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी अरे अंगावरी पडता पाषाण न सुवावे केवी ओढण रोगे दाटला आणि गहिसपण ओखदेसी जेथ चहूकडे जळत वणवा तेथून न निघे केवी पांडवा अरे लोका येऊन सोपद्रवा केवी न भजी जे माते माते न भजावा या लागी कवण बळपा अपुलिया अंगी अरे काय घरी की भोगी निश्चिंती केली ज्ञानेश्वर महाराज विचारतात भोग्यजात जे तुले ते एका देहाची या निकेला निकिया लागले आणि देह तव असे पडले काळाची या तोंडी बाप दुःखाचे केणे सुटले जेथ मरणाचे भरे लोटले लोकीची शेवटेले येणे झाले हाट वेळे हा दुःखाचा बाजार भरलाय बरं काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज हाट याचा अर्थ बाजार येणे झाले हाट वेळे आता सुखेसी जीवित ग्राहकी कैची ग्राहकी की जेल सुता अरे राखोंडी फुंकिता दिपू लागे मला सांगा बघू मिरच्याच्या बाजारात जायचं आणि इथं पेढे कुठे मिळतात म्हणून विचारलं तर मिळतील का हो पेढे तसा प्रकार आहे दुःखाच्या बाजारामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि सुखाचा शोध घेतोय राखोंडी फुंकिता दिपू लागे अगा विषाचे कांदे वाटूनी जो रस घेई जे पिळोनी विषकंद सगळे गोळा करून आणले चांगले चेचून त्याचा रस काढला आणि ते अमृत म्हणून घेतलं म्हणाले वा विषाचे कांदे वाटोनी जो रस घेई जे पिळोनी तया नाव अमृत ठेवून जैसे अमर होणे तैसे विषयांचे जे सुख ते साध्यंतची जाण दुःख पण म्हणाले काय की जे मूर्ख न सेविता नसे काशीस खांडोनी आपुले पायीच्या खती बांधिले त्यावेळेला सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेला प्लॅस्टिक सर्जरी होती बरं का लक्षात घ्या <laughs> दृष्टांत तसा दिलेला आहे शीस खांडोनी आपुले पायीच्या खती खती म्हणजे क्षती जखम झालेली पाय तिथं लावलं म्हणे शीस खांडोनी आपुले पायीच्या क्षती बांधिले तैसे मृत्यूलोकीचे आहे आघवे आहे भले आहे आघवे मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाच्या श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळांच्या ज्ञानेश्वर महाराज विचारतात इंगळांच्या अंथरुणावर इंगळ याचा अर्थ निखारावर का निखारा निखाऱ्याच्या अंथरुणावर झोपील का हो? इंगळ या शब्दाचा दुसरा अर्थ इंगळी काळाभोर विंचू एवढा त्याच्या अंथरुणावर कशाला अंतरुण एक असला तरी पुरे महाराज झालं काय ठोक आहे काय करा तुकाराम महाराज वारील निघाले ते एका सावकाराच्या ओसरीवर मुक्काम पडला झालं संध्याकाळी त्यांचं भजन सुरू झालं पंचपदी आणि अभंग म्हणायला काय लागले सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवढे सुख पाहता जवा पाडे तो सावकार हे ऐकत बसला तो तिथं वाऱ्याला आराम खुर्ची टाकून बसला होता तुकाराम महाराज म्हणतात सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे म्हटल्यावर तो काय म्हणाला ठोका का हे गोसावड्या म्हटला आमच्या भरलेल्या घरात हे असला अभद्र बोलायचं नाही ना सांगतो तुला पाहिजे तर उलट म्हण उलट म्हणजे कसं दुःख पाहता जवा पाडे सुख पर्वता एवढे आता तुकाराम महाराज विचार करतायत आज रात्रीची मुक्कामाची रात्र तरी काढायला पाहिजे आता नाहीतरी म्हणायचं कसं मग महाराजांचं भजन फिरलं की हो आणि महाराजांनी म्हणायला सुरुवात केली काय दुःख पाहता जवा पाडे सुख पर्वता एवढे झालं हा मनुष्य उठून गेला रात्री झोपायला म्हणून अंथरुणावर कॉटवर अंग टाकलं महाराज पण भिंत आणि कॉट याच्यामध्ये गादीच्या सांद्रीमध्ये एवढा होता बघा छंडकनं हो, जे त्यानं छणका मारला ठो ठो ठो ठो ठो शंख करायला लागला बरं का विंचू चावला म्हणजे म्हणे म्हणे बरं का म्हणजे मला अजून चावलेलं नाही आहे <laughs> होय चावलेलं नाही आणि चावावा अशी इच्छाही नाही होय पण ते विंचू जर चावला तर अक्षरशः निखारा लावल्यासारखी आग होती म्हणे ठो ठो ठो ठो शंख करतोय सगळी घरातली माणसं जमा झाली गडी माणसं जमा झाली काय झालं काय झालं काय झालं एवढा विंचू तर तर तर तर बघितलाच हो सगळ्यांनी तुकाराम महाराज ओसरीवर बसलेले आहेत मनाशी विचार करतायत आज यजमान आहे तो आपला कर्सी कॉल त्याची चौकशी करायला पाहिजे की हो जाऊन म्हणून <laughs> महाराज आले काय झालं काय झालं काय झालं काय हो काय एवढा विंचू हो एवढा काळाभोर विंचू झण्ण करणं चावला होय वाईट वाईट वाईट झालं म्हणाले वेट झालं हळूच तुकाराम महाराज सावकाराला विचारतात बरं सावकार म्हटले भजन कसं करू सांगतं का म्हणाले नाही म्हटले ते तुम्ही पहिल्यांदा म्हणत होता तेच बरोबर आहे म्हणले काय सुख पाहता जवापाडे दुःख पर्वत आहे एवढे आम्ही संसारामध्ये रममाण झालेलो असतो आम्हाला सुखाचे कण आणि क्षण मिळतात असं आम्हाला वाटतं बरं का हा लक्षात घ्या परंतु आम्हाला जे काही सुख वाटतं त्याला संत सत्पुरुष सुख म्हणायला तयार नाहीत का हो का म्हणजे मी आपल्याला सांगतो त्यांनी असं काही अपार सुख भोगलेलं आहे की त्याच्यासमोर हे त्यांना सुख म्हणायला तयार नाहीत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले अरे सांगे कुमद दळाचे निताटे जो जेवीला चंद्र किरणे चोखटे तो चकोरू काय वळवंटे चुंबित असे अरे अर्जुना अनंत सुखाच्या डोही एकसरे तळची घेतला जी आणि स्थिरावनी तेही तेची झाले ते म्हणजे सुखरूप झाले ते लोक याला सुख म्हणायला तयार नाहीत हो मी एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल ते सुख का म्हणत नाहीत ते एक राजकुमार होता कुठेतरी गेला तर शिकारीला वाट चुकला परत जायचा मार्ग बंद झालाय महाराज कळतच नाही कुठं जायचं ते रानातला एक कुठतरी भिल्ल त्याला गाठ पडला त्यानं ओळखलं हा आपल्या राज्याचा राजकुमार आहे वाट चुकलाय रात्रीची वेळ आहे जाणं शक्य नाही आहे जाणं योग्यही नाही आहे म्हणून त्यानं केलं काय त्या राजकुमाराला विनंती केली की महाराज गरीबाच्या घरामध्ये याल का नाईलाजच होता येतो म्हणाला आला चला घरी याची कल्पना घर म्हणजे कसा आहे कोणास ठोक काय तीन मजली आहे का किती आहे कोणाच ठोका आता काय तो आला अहो कसली पाचट टाकलेली झोपडी हा म्हणतोय महाराज आपण घरी चला तो राजकुमार बाहेर उभारला थबकला मनाशी विचार करतोय अरे याला घर म्हणायचं याला घर म्हणायचं मनाशी विचार करतोय का रे बाबा हा जो भिल्ला आहे तो त्याला घरच म्हणतोय ना पण हा याला घर म्हणायला तयार नाही आहे लक्षात घ्या का अहो तो प्रासादामध्ये राहतोय लक्षात घ्या प्रासादामध्ये राहतोय तू याला घर म्हणायला तयार नाही पण नाईला जण आत गेला यांना विनंती केली महाराज जेवणार का आपण भोजन करणार का कसलं अहो ती कोरडी भाकरी शिळी भाकरी आणून ठेवली मीठ भाकरी काहीतरी त्याच्याकडे बघतोय हा राजकुमार विचारतोय अरे हे काही जेवण आहे काय काय रे बाबा हा जेवणच म्हणतोय त्याला बरं का आमचा प्रकार तसा आहे हा राजकुमार रोज घृतकुल्या मधुकुल्या तीन त्रिकाळ हाणतोय त्याला तो शेळ्या भाकरीला नाही मिठाला जेवण म्हणायला तयार नाही लक्षात घ्या तसा प्रकार आमचा आहे आम्ही जे काही सुखाचे कण आणि क्षण आम्ही सुख म्हणून स्वीकारतोय त्या त्याला संतांनी असं काही अपार सुख भोगलेलं आहे की त्या सुखापुढे ह्याला त्या सुख म्हणायला तयार नाहीत असो ह्या जीवाची भागवतकार सांगतात म्हणाले हा जीव जो आहे हा संसारामध्ये सुखाच्या अपेक्षेनं रा राबतो रा राबतो म्हणालाय राबतो राबतो राबतो आपल्या कुटुंबाचं पोषण करतो परंतु म्हणाले ज्या वेळेला हा म्हातारा होतो त्यावेळेला वेळेला हे कुटुंबातले लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागतात आणि उदाहरण काय दिले सांगू का शेतीला निरुपयोगी झालेला बैल त्याच्याकडे जसा शेतकरी दुर्लक्ष करतो तशी कुटुंबीय माणसं याच्याकडे दुर्लक्ष करायला लागतात महाराज आणि अशा परिस्थितीमध्ये अपमानित जण जगायचा प्रसंग यायला लागला की अशा परिस्थितीत जर एखाद्या दुर्धर रोगानं जर ग्रासलं महाराज तर कुत्र हाल खात नाही लक्षात घ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं तर डॉक्टर सांगतात पाण्यासारखा पैसा तुम्ही खर्च केला तरी सुद्धा आम्ही हात टेकलेले आहेत काहीही करू शकत नाही घरी घेऊन जावा म्हणतात अंगावर काटा येतो महाराज लक्षात घ्या हालायला येत नाही बोलायला येत नाही व्यथा व्यक्त करावी तर वाचा बसलेली आहे काही करायला येत नाही मी असे केसेस बघितलेले ऐकलेले आहेत स्वतः डॉक्टर असून पॅरालिसिसनं बारा वर्ष बेडलेडन हालायला येत नाही महाराज सगळे विधी अंतरुणात आहेत अशी परिस्थिती निर्माण होती एकटेपणाची भावना निर्माण होती त्यावेळेला लक्षात घ्या एकटेपणाची भावना आता हे सगळं सोडून जन्मभर जे माझं माझं माझं माझं म्हणून उराशी कवटाळलेलं आहे ते सगळं सोडून आता एकट्याला जावं लागणार आहे ही भावना अस्वस्थ करते धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या ग्रहद्वारी जनस्मशाने परलोक परलोकमार्गे कर्मानुगो गच्छती जीव एक नामदेव महाराजांचा एक अभंग आहे बरं का अंत मी परदेसी ऐसे जाणुनी मानसी म्हणून या केशी शरण तुझसी मी आलो जीवी बापासी आवड मुखी घालून करी कोड पण जेव्हा लागली यम ओढ तेव्हा दूरी दूरी देह बहिणी बंधूंचा कळवळा तो तू जाणसी रे दयाळा पण जेव्हा लागली यमशृंखळा तेव्हा दूरी दूरी देहगृहाची कामिनी ती तव राहिली भुवनी आणि मी तव जळत असे स्मशानी अग्नी सवे एक घरातनं प्रेत बाहेर काढताना बायकोना उमरा ओलांडायचा नाही महाराज लक्षात घ्या ती तव राहिली भुवनी मी तव जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला मित्र आले गोत्रज आले ते मज बोळवीत चालले बोळवीत चाले म्हणजे प्रेतयात्रा महाराज बोळवीत चालले आणि शेखी टाकोनिया गेले मजला घी स्मशानी कर्मानुगो गच्छती जीव एक आपण मिळवते असताना आपला शब्द झेलणारी माणसं दुर्लक्ष करायला लागतात भांडण काढायचं निमित्त शोधतात आणि काहीतरी करून भांडण काढतात आणि वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकतात आणि वृद्धाश्रमात जर हा मरायला टेकला तर तिथं मात्र लगबगीनं येतात बरं का गडबडीनं का सांगू सांगू का हातीच्या मुद्रिका कानीच्या त्या नगा करोनी लगबगा काढून घेती त्यासाठी येतात गडबडीन तिथं मरण समोर दिसायला लागतं महाराज आणि त्या वस्तुस्थिती आहे ही मरण समोर दिसायला लागतं आणि त्यावेळेला जन्मभर केलेलं सारं दुष्कर्म उभं राहतं समोर आपल्या काय परिस्थिती आहे विचार करा जन्मभर केलेलं दुष्कर्म समोर उभं राहतं काय केलं जन्मभर काय केलं काय केलं म्हणजे काय जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि जे नको ते केलं उत्तम जन्मा येऊन रामा गेलो मी वाया दुष्टपातकी शरण मी आलो सत्वर तव पाया आधी चुकलो मुकलो मी निज वेद स्वाध्याया कर्मे श्रौत स्मार्तन घडली सद्गती साधाया पुराण परिसून सादर झालो यशहीन तव गाया आणि स्वस्थपणे कधी नाही फावले तुझला पूजाया अर्जविले बहु लवण भंजने व्याया जावया पण क्षुधित अतिथी कधी न घेतला प्रेमे जेवाया उदार कर कधी नाही केला पैसा एक द्याया आणि नाम फुकटचे तेही न आले स्वामी वदनाया उत्तम जन्मा येऊन राम कपट करून या निपट भोंदिल्या बहुत आया बाया केली धनग्रह क्षेत्र स्त्री पशु शिशुवरी बहुमाया नित्य सजविली वसन भूषणे निंद्या ही काया सिद्ध ठेविली सदा ही सज्जन निंदाया उत्तम जन्म वटवट निशिदिनी केली चहुकडे मन हे रमवाया केले स्नानन संध्या तप दुष्कृत शमवाया क्षणही न केला साधू समागम भवदेव निववाया आणि सद्य कामुक झालो पाहुनी परधन परजाया उत्तम जन्मा येऊनी रामा गेलो मी वाया नाही विद्या कला कुशलता तुझला निववाया शुद्ध मधुरही वाणी नाही तुझला विनवाया बुद्धी नाही नकळे काही शरणागत वाया थकली मजल सर्वथा दयाळ स्वहित आचराया उत्तम जन्मा येऊन रामा गेलो मी वाय हरिकन वाळू करी वरी करुणेची छा निगम नगारा गरजे ऐसा निखिला कळबाया त्यावरी विश्वासुनिया आलो जवळ तुझ्या पाया शुद्ध दगडा हा पंत विठ्ठल स्वामी रघुराया उत्तम जन्मा येऊ निराम काय केलं महाराज सारा मी आपल्याला सांगतो हे पद इतकं सुंदर आहे त्यात जर आपण बघितलं तर आपलं प्रतिबिंब दिसतं लक्षात घ्या आमचं जीवन यथार्थपणाने त्यामध्ये नोंदवलेलं आहे लक्षात घ्या मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी मी म्या विले कधी ना वाचे कृपा निधी माय बाबा नाही ऐकिले गाईले गीत धरिली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा नाही केला करविला परोपकार नाही दया आली पीडिता पर करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा नाही केले तीर्थांचे भ्रमण पाळीला पिंड आणि करचरण नाही संत सेवा घडले दान पूजा अवलोकन मूर्तीचे असंग संगे घडले अन्याय बहुत अधर्म उपाय न कळे करावे हित ते काय नये बोलू आणि आठवू ते बस आप आपण या घात कर शत्रू झालो मी दावेदार तू तव कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे पतित पतित पतित परिमित त्रिवाचा पतित मी तो अपराधांच्या राशी शिखा अंगुष्ट दोपाशी म्हणायचं नचा राधे राधा धवो माधवो वा एवढा सोन्यासारखा नरदेह मिळाला भगवंताचं भजन केलं नाही यमदूतानी मेल्यानंतर यमासमोर जर उभं केलं काय उत्तर देणार आहे हो? यमधर्माने जर विचारलं अरे तुला एवढा सोन्यासारखा नरदेह मिळाला भगवत भजनाविना वाया का घालवलास काय उत्तर देणार आम्ही सांगा सॉरी म्हणून भागेल का हो तिथं दुष्कर्म सगळं उभं राहतं महाराज लक्षात घ्या अंतकाळ अत्यंत कठीण आहे हा सारा संसार असा आहे भागवतकार म्हणतात हा मनुष्य अशी संसारामध्ये यातना भोगतो शेवटी मरतो आणि पुन्हा जन्माला येतो जन्माला कसा येतो ते पुढच्या अध्यायात सांगितलंय महाराज उपदेशो मदाल सा देहो निर्मिला कैसा आलासी कवण्या वाटा मातेची या गर्भवास जो पंथ वो खटारे पचलासी कर्म कोठ अविचार बुद्धी तुझी पुत्र राया अदट परिये दे मदाल सा सोहम जो जो रे बाळ मी आपल्याला सांगतो मदाल असा राणी साम्राज्ञी आहे लक्षात घ्या ती आपल्या लेकराला पाळण्यात असलेल्या लेकराला परमार्थाचं बाळकडू पाजतीये बरं का शुद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी संसार माया परिवर्जितोसी संसार स्वप्नम त्यज मोहनिद्राम मदालसा वाक्यम वाच पुत्रम नवमास कष्टलासी दहाव्याने प्रसूत झाली येताची कर्म जाड, मान तुझी अडकली आकांतू ते जननी ये दुःखे धाय मोकली स्मरे त्या हरिहरा श्री कृष्ण माऊली परिये दे मदालसा सोहम जो जो रे बाळ गर्भावस्थेमध्ये असताना काय त्या जीवाला यातना होतात महाराज समर्थ म्हणाले अधो मुखविष्ठे मध्ये माय पोटी पचे पिंड सोसुनी दुःख कोटी स्मरेना कशी लाज नाही तुला रे हरे राम हा मंत्र सोपा जपारे असे भोगुनी पंचचत्वारी मासी पंचचत्वारी म्हणजे फाईव्ह प्लस चार पाच चार नऊ नऊ महिने नऊ दिवस असे भोगुनी पंचचत्वारी मासी पुढे दैव योगे सख्या जन्मलासी कसा विसरे ध्यान सोहम पुढे रे हरे राम हा मंत्र सोपा जपारे हा जीव जो आहे तो गर्भामध्ये असताना सोहम सोहम सोहम म्हणत असतो म्हणे तोच जन्म झाला की कोहम म्हणायला सुरू करतो आणि एकदा जन्म झाला की मग सुरू बघा पुन्हा बाल्यपण आहे तारुण्य आहे वार्धक्य आहे रहाटगाडकं सुरू पुन्हा जन्म भोगतोय म्हणाले अशा तऱ्हेचा हा विषय सांगितला त्यानंतर शेवटच्या अध्यायामध्ये पुढच्या अध्यायामध्ये कपिल महामुनी आपल्या मातेला काम्यकर्माचं फळ सांगतात काम्यकर्माचं फळ अत्यंत नश्वर आहे अत्यंत नश्वर आहे काम्यकर्म यजेत स्वर्ग काम हा यज्ञ याग करावेत अमुक करावं तो करावं आणि स्वर्गसुख भोगावं असं लोकांना वाटतं परंतु लोकांना कळत नाही म्हणाले अहो स्वर्गसुख स्वर्गसुख म्हटलं तरी किती दिवस जोपर्यंत पुण्याई शिल्लक आहे तोपर्यंत लक्षात घ्या त्रैविद्या माम सोमपा पूतपाप यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतीं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य लोकम अश्नन्ति दिव्यां दिविदेव भोगाम पण ते तम भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति पुण्य मर्त्य लोकम विशंती लक्षात घ्या बँकेमध्ये शिल्लक आहे पैसे एखाद्यानं बसून खायचे ठरवलं नवे नवे बसून उधळायचं ठरवलं किती दिवस पुरणार सांगा बघू तसा प्रकार आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले मग पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे कमरेतनं लाथा घालून हकलून लावतात महाराज पुण्याही संपली की तिथनं स्वर्गातनं येऊ लागती माघारे लोक वेश्याभोग काय कडक दृष्टांत दिलाय बघा भोगी कवडा वेचे मग दारही चेपून येते तैसे लाजूरवाडी दीक्षितांचे काय सांगू म्हणाले एवम थितिया माते चुकले जी पुण्ये स्वर्ग कामिले तयांचे ते वावो गेले अंतिम मृत्यू लोक मातेचिया उदर कुहरी पचुनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी ज जन्मोनी म मरती म्हणाले घ्या हा भो फेरा चुकत नाही महाराज अशा तऱ्हेचा सारा विषय कपिल महामुनीने आपल्या मातेला सांगितलेला आहे यानंतर मातेची अनुज्ञा घेऊन कपिल महामुनी निघून गेलेले आहेत भागवतकार वर्णन करतात देवहूती मातेनं कपिल महामुनीने केलेला उपदेशानुसार आचरण केलेलं आहे आणि तिला जीवनमुक्त अवस्था प्राप्त झालेली आहे म्हणून वर्णन केलेलं महाराज देहंच तन्न चरमस्थितमुत्थितं वा सिद्धो विपश्यति यतोऽध्यगमत्स्वरूपं दैवादपेतमथ दैववशादपेतं वासो यथा परिकृतं मदिरामदांधा शरीराची सुद्धा शुद्ध राहिलेली नाही महाराज अशी अवस्था प्राप्त झालेली आहे आनंदामध्ये रममाण होऊन गेलेली आहे ती आनंद रूप झालेली आहे अशा तऱ्हेनं हा विषय सांगितलेला आहे तृतीय स्कंद संपलेला आहे पण मध्यंतर करायचे पावणे पाच झालेत माझ्या घड्याळात तुमच्या घड्याळात किती झालेत बघा आपण बरं बाबूजी आज किती वाजेपर्यंत कथा करायची किती वाजे कारण होणार आहे काय पुन्हा हा साडे साडेसहा साडेसहापर्यंत कथा करूया आपण त्यानंतर भजन कुठं होणार आहे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पार्वती पते हर हर महादेव सीता कांत स्मरण जय जय राम हरये नमः हरये नमः हरये नमः श्री शुकाचार्य महाराज की जय श्री वृंदावन चंद्र की जय जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे चहापानानंतेरा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 कुण्डलीकवरदा हरिविठ्ठल पार्वतीपते हर हर महादेव सीताकान्तस्मरण जय जय राम हरये नमः हरये नमः हरये नमः श्री शुकाचार्य महाराज की जय श्री वृंदावन चंद्र की जय जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे तृतीय स्कंध आपला संपलेला आहे चतुर्थ स्कंधाला सुरुवात आहे आपण परवा बघितलं स्वयंभू मनु शतरूपा ही त्याची पत्नी आणि त्यांना झालेली पाच अपत्य आकुती देवहूती प्रसूती या तीन कन्या प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन पुत्र या पाच अपत्यांच्यापैकी देवहूतीच्या संदर्भातला कथाभाग सगळा सांगून झालेला आहे आता आता प्रसूतीच्या संदर्भातला कथाभाग भागवतकारांनी सांगितलेला आहे ही जी प्रसूती होती ती दक्षाला दिलेली होती दक्षापासून तिला सोळा कन्या झालेल्या आहेत त्यातल्या तेरा कन्या धर्माला दिल्या उरलेल्या पैकी स्वाहा जी होती ती अग्नीला दिली स्वधा पितरांना दिली आणि शेवटची जी सती होती ती भगवान शंकरांना दिलेली होती आपल्या पतीचा काहीही दोष नसताना आपल्या पित्यानं पतीचा म्हणजे शंकरांचा काहीही दोष नसताना आपल्या पित्यानं म्हणजे दक्षानं त्यांचा द्वेष करावा हे त्या सतीला काही सहन झालं नाही म्हणून तिनं प्राणत्याग केला अशा तऱ्हेचा विषय निघाल्यानंतर आता तपशिलानं कथाभाग सांगतात एकदा देवांच्या सभेमध्ये हा दक्ष आला दक्ष हा त्या देवांच्या सभेचा अध्यक्ष त्यामुळं तो आल्यानंतर सगळ्या देवांनी त्याचं उठून उभं राहून स्वागत केलं त्यामध्ये सगळेजण उठले त्या सभेमध्ये परंतु दोघं जण उठले नाहीत एक ब्रह्मदेव उठले नाहीत आणि एक भगवान शंकर उठले नाहीत ब्रह्मदेवानी उठणं अपेक्षितच नव्हतं त्याचं कारण दक्ष म्हणजे ब्रह्मदेवांचा मुलगा तेव्हा मुलगा आल्यानंतर वडिलांनी उठून त्याचं स्वागत करायला पाहिजे आदर करायला पाहिजे असा काय प्रकार नाही त्यामुळे ब्रह्मदेव उठले नाहीत याबद्दल काय त्या दक्षाला रागवे काय आला नाही परंतु भगवान शंकर उठले नाहीत याचा मला त्याला मात्र राग आला काय आहे शंकर म्हणजे दक्षाचे जावई <clears throat> त्यांची दक्षाची मुलगी सती शंकराने दिलेली जावई आणि नात्याच्या दृष्टीनं जर बघितलं तर जावई म्हणजे आपल्या मुलाच्या लेव्हलला येतो तेव्हा मुलांना वडिलांचा आदर करायलाच पाहिजे आणि शंकर तर उठले नाहीत हे बघितल्यानंतर तो संतप्त झालाय दक्ष आणि भर सभेमध्ये शंकरांच्यावर तोंडसूक घ्यायला सुरुवात केली त्यानं सद्भिराचरित पंथ येन स्तब्धेन दूषिता आजपर्यंत सत्पुरुषांनी घालून दिलेली रीत यानं मोडली पणाला आणि काय वाटेल ते बोलायला सुरुवात केली दिसतोय का कसा बघा डोळे काय तारवटलेले आहेत केस काय पिंजारलेले आहेत माकडासारखं दिसतोय कसा दिगंबर हिंडतोय काय स्मशानात काय राहतोय भूत प्रमथाधिकांचा राजा चिताभस्म काय लावतोय अंगाला चिताभस्माले पो गरल मशनम दिगपट धरा दिगंबर हिंडतोय काय मिळवायची अक्कल नाही म्हणाल घरात खाणारी तोंड किती किती तोंड खाणारी याच्या घरात स्वयं पंचानन हा बरोबर आहे शंकरानं तोंड किती पाच स्वयं पंचानन हा पुत्रौ षडानन गजानन षडाननाला सहा तोंड शंकरांची पाच ही षडाननाची सहा म्हणजे सहा पाच अकरा झाली गजाननाचं तोंड हत्तीचं